कथा झाली आणि ज्या तळातल्या कांड्यामध्ये हा धुंदुकारी बसलेला होता त्याची वरची गाठ फुटली कडकडा आवाज झाला गाठ फुटली आणि हा जो धुंदुकारी खालच्या पेरात होता कांड्यामध्ये होता तो वरच्या कांड्यात आला दुसऱ्या दिवशीची कथा झाली त्याच्यावरची गाठ फुटली द्वितीयेन हि तथा सायं द्वितीयग्रंथीभेदनं तृतीयेन हि तथा सायं तृतीय ग्रंथीभेदन रोज एक एक एक एक गाठ फुटते महाराज आणि सात दिवस झाले शेवटची वरची गाठ फुटली महाराज आणि दिव्य रूप धारण करणारा धुंदुकारी बाहेर आला महाराज दिव्य रूप धरो जाता तुलसी दाम मंडित बाहेर आल्या त्यानं गोकर्णाच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि सगळ्या श्रोत्यांना स्वतःच्या अनुभवाला आलेलं श्रीमद भागवताचं महात्म्य सांगतो बरं का तो लक्षात घ्या ऐकीव माहिती वेगळी आणि अनुभवाला आलेली माहिती वेगळी लक्षात घ्या हा स्वतःच्या अनुभवाला आलेली गोष्टी सांगतो तो म्हणाला श्रीमद भागवताच्या श्रवणानं सारी पातकाशी थरथर थरथर थरथर कापायला लागतात म्हणाला श्रीमद भागवताच्या श्रवणानं सारी पातक जळून नाहीशी होतात लहान मोठी जुनी नवी कायिक वाचिक मानसिक ज्याप्रमाणे वणवा पेटलेला असताना त्यामध्ये लहान मोठी ओली सुकी सगळी लाकडं जळून भस्म होतात त्याप्रमाणे सारी पातक श्रीमद भागवताच्या श्रवणानं नाहीशी होतात जळून जातात म्हणाला स्वतःच्या अनुभवाला आलेली गोष्ट तो म्हणतोय तो म्हणतो सोन्यासारखा नरदेह प्राप्त झालेला असताना जो मनुष्य एकदा सुद्धा श्रीमद भागवत ग्रंथाचं श्रवण करत नाही त्यानं स्वतःचा जन्म डास आणि चिलट नव्हे पाण्यावरचे बुडबुडे असतात त्याप्रमाणे व्यर्थ झाला मला अशा पद्धतीनं तो बोलतोय महाराज इतक्यामध्ये त्या ठिकाणी आकाशातून विमान आलं त्या विमानातून विष्णुदूत उतरले नमस्कार करून त्या धुंदुकारीला आदरपूर्वक त्या विमानामध्ये बसवला आणि वैकुंठाला नेण्यासाठी म्हणून त्या विष्णुदूताने विमानाचा स्टार्टर मारला विमान चालू झालं तोवर त्या गोकुर्णाने सांगितलं थांबा थांबा जमा म्हणाला अहो निघाला कुठं अत्र भवस संत मम निर्मला श्रीमद भागवताचा सप्ताह काय फक्त या एकट्या धुंदुकारीनं ऐकला नाही इथं हजारो श्रोते बसले आहेत म्हणाल्या तुम्ही फक्त एकट्या धुंदुकारीला वैकुंठाला घेऊन निघालाय असं करा म्हणाला प्रत्येकासाठी एक एक सेपरेट विमान तरी आणा नाही तर सगळ्यांना एकदम जम्बो जेटमध्ये घालून एकदम वैकुंठाला न्या हो आमचं काय ना नाही म्हणाला त्याचं म्हणणं योग्य होतं ते म्हणणं ऐकलं विष्णुदूताने ते काय म्हणाले ठोक आहे काय तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे म्हणाले या बाकीच्या लोकांनी सुद्धा ऐकलंय पण ते फक्त व्यवहार दृष्टीने ऐकले म्हणजे कसं ठोक आहे का म्हणजे कसं नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे बस या कानानं ऐकून त्या कानानं सोड नाहीतरी आम्ही असंच श्रवण करत असतो महाराज तिथं गेल्यानंतर काय शब्द असतील ते चार ऐकायचे खरं म्हणजे आम्ही जातो का ठोका का कीर्तन प्रवचनाला एक टाइमपास बस अगदीच आता आपलं पत्ते खेळण्यापेक्षा बरं म्हणून कीर्तन प्रवचनाला जायचं पण त्यातनं काही घ्यायचं अशी बुद्धी असत नाही आमची आमची तर अशी पद्धतच आहे बरं का म्हणजे तुम्ही काय करता मला ठेवू नाही पण माझी अशी सवय आहे दुसऱ्याच्या कीर्तन प्रवचनाला गेलं ना की उठलं की असा शर्ट झटकायचा आहे का झटकायचा म्हणजे इथं जर बुवाने सांगितलेलं काय अडकलं असलं तर ते इथंच बुडते घरात नको नाथराय म्हणाले हरिकथा अवघीची ऐकते कथा वेळीच्या कधी परंतु म्हणाले माझी श्रद्धा न उपजे चित्ती कोणाची एकाची होती श्रद्धा उत्पत्ती श्रवणी होईल आम्ही परमार्थाचं साधन म्हणून कधी श्रवण करत नाही लक्षात घ्या ते म्हणाले बाकीच्यांनी श्रवण केलंय नाही असं नाही परंतु याला काय श्रवण म्हणत नाहीत म्हणाले श्रवण ते की ज्याच्या पाठोपाठ मनन केलं जातं मनन ते की ज्याच्या पाठोपाठ निरिध्यासन केलं जातं श्रवण मनन निरिध्यासन हे जर केलं तर ते श्रवण खरं श्रवण म्हणाले बाकीच्यांचं कसं श्रवण म्हणाले आम्ही हरिकथा ऐकताना कधी असं ऐकलंय का हो? चुकल्या पुत्राची वार्ता जेणे आदरे आयोग हे माता एक आई आपल्या लेकराला घेऊन जत्रेमध्ये गेली ती हो अहो लाखाची जत्रा भरलेली आहे काय निरगडाई खेळली आहेत अमुक आहे तमुक आहे पोराचा हात घट्ट धरलाय बरा बरा बरा हे दाखव ते दाखव अशी निघाली पण ती पोरग तसं वांडवतो आणि त्यानं काय केलं त्याला काहीतरी कुठेतरी ते राजा राणी देखो अमुक देखो काहीतरी देखो त्याला तिकडे ओढ होती ती आई तिकडे दाखवायला त्यानं हिसका मारला आणि कुठेतरी गेली ते पळून चुकलं ही आई अशी कासावी झाली बरं का अहो माझा बाळू कुठे बघितला का हो माझा बाळू कुठे बघितला का हो अहो त्याने खाकी चड्डी घातली ती गळ्यामध्ये लाल रुमाल बांधला होता पांढरा शर्ट घातला बाळू कुठे बघितला होता का हो विचारते ती ह्याला विचार त्याला विचार कसा वेळ झाली लक्षात घ्या कुणीतरी सांगितलं अहो ते मुलाशी काहीतरी एक पोलीस असं जाहीर करत होते एक मुलगा चुकला आहे त्याला सांग कुठं हो, कुठं हो, कुठं हो सांगा ते कुठं पोलीस कुठं काय तत्परतेने काय ना ऐकते आम्ही अशी कधी कथा ऐकली का हो ज्ञानेश्वर महाराज म्हणाले अरे अर्जुनाची पांती जे परिसमय श्रोत योग्य होती तीही कृपा करोदी संती अवधान द्यावे अर्जुन ज्याप्रमाणे गीता श्रवण करतोय तसं कधी आम्ही श्रवण केलं श्री कृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची बळी दुसरा ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात ज्याप्रमाणे अगस्त्य ऋषीने उंजळीत घेऊन सारा समुद्र एका घोटामध्ये प्राशन केला त्याप्रमाणे भगवंताच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द हा श्री अर्जुन अशा उंजळीत घेऊन अगस्त्य ऋषीने ज्याप्रमाणे समुद्राचं प्राशन केलं त्याप्रमाणे प्राशन करतोय मग म्हणे प्रज्ञाकांता उगवली आजी वक्तृत्वता जे बोला एवढा श्रोता जो असू ते महाराज म्हणतात असं आम्ही कधी ऐकलंय का हो नाही महाराज असं आम्ही ऐकत नाही श्रीमद भागवत कसं श्रवण करावं सर्वांगाचे करुणी कान सर्वांगाचे करुणी कान करावे श्रीमद भागवत श्रवण त्याही वरी मनन स्थिर स्थिरचित्त होऊन करावे बस बाकी ज्यांनी श्रवण केलेलं ते काय असं नाहीये म्हणाले श्रवणस्य हे विष्णुदूत उत्तर देत आहेत बरं का सगळ्यांनी श्रवण केलं म्हणाले नाही असं नाही पण श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थित त्या धुंदुकारीनं श्रवण केलं आणि याने श्रवण केलं यात असा फरक आहे म्हणून ह्याला ही फलप्राप्ती बाकीच्या नाही म्हणाले असं म्हणाले आणि धुंदुकारीला घेऊन विमान गेलं महाराज त्या गोकर्णानं सगळ्या श्रोत्यांना विचारलं म्हणाले आपली श्रवणातली चूक लक्षात आली आहे का म्हणालाय मी आपल्याला सांगतो ती श्रुती प्रामाणिक होते बरं का हो खरंच आम्ही त्या धुंदुकारीसारखं श्रवण नाही केलं म्हणून त्यांनी मोकळ्या मनाने कबूल केलं बरं का नाहीतर आम्ही लबाड हो आम्ही तसं श्रवण केलं तर आम्हाला कुठे मिळाली श्रुती काय मग त्या गोकर्णानं विचारलं तुम्हाला तसं श्रवण करायचं आहे का तुम्ही तसं श्रवण करत असाल तर तुमच्यासाठी पुन्हा श्रीमद भागवताचा सप्ताह करतो मी आपल्याला सांगतो असं त्याने विचारल्यावर त्या श्रोत्याने होकार दिला आणि हा आत्ता घडलेला हा जो सप्ताह होता आषाढात होता श्रावणामध्ये पुन्हा सप्ताह केला गोकर्णानं या श्रोत्यांनी सगळा तो सप्ताह त्या पद्धतीनं ऐकला आणि फलश्रुती काय म्हणाली सांगू का सप्ताहाच्या शेवटी साक्षात भगवान त्या ठिकाणी अनेक विमानं घेऊन प्रगट झालेले आहेत महाराज वर्णन असं केलेलं आहे गोकर्ण तुसमालिंग्या स्वकरो सदृशम हरी गोकर्णाला आलिंगन दिलं भगवंताने आणि श्रोतृ नंग्यान घनश्यावाम पीत कौशयवास सगळ्या श्रोत्यांना भगवंतानी स्वरूपता मुक्ती दिली रामचंद्राने निजधामाला जाताना ज्याप्रमाणे अयोध्येतल्या सर्व जीवांचा उद्धार केला त्याप्रमाणे भगवंताने तिथे जमलेल्या सगळ्यांचा उद्धार केला सगळ्यांना वैकुंठाला नेलेला आहे महाराज हा सगळा कथाभाग का सांगितला फा फाटा कुठनं फुटलाय ते सांगतो लक्षात घ्या कोणत्या तऱ्हेचे पातकी उद्धरून जातात असा नारद महर्षींनी प्रश्न केलेला होता एक मोठी यादी समोर ठेवली ती विश्वास बसला नाही म्हणून हे सॅम्पल केस धुंदुकारीची समोर ठेवलेली उद्धवून जातात बघा म्हणून अशा तऱ्हेनं हा सगळा विषय सांगितला सनत कुमारांनी श्रीमद भागवत महात्म्याचे पद्मपुराणांत गत जे महात्म्य आहे त्याचे एकूण सहा अध्याय आहेत त्यातले पाच अध्याय झालेले आहेत आता एक अध्याय राहिलेला आहे तेवढा आपण अध्याय बघायचा आणि आजची कथा काय आहे मुहूर्त कशाला पाहिजे मुहूर्त कशाला पाहिजे भागवत धर्माची पक्की धारणा अशी आहे बरं का लक्षात घ्या तदेव लगनम सुदिनंत देव ताराबलं चंद्रबलंत देव विद्याबलं बलंत देव लक्ष्मीपते ते अंग्रेवम स्मरामी ज्या क्षणी भगवंताचं स्मरण होईल तो सुवर्त आहे अशी भागवत धर्माची पक्की धारणा आहे तुकाराम महाराज म्हणाले अवघा तो शकून रोहिणी देवाचे चिंतन बस ज्या क्षणी भगवंताची आठवण मनामध्ये होईल तो मुहूर्त आहे महाराज तेव्हा मुहूर्त बघावा वगैरे काय आहे परंतु इथं का सांगितलंय तेही सांगतो काय काही लोकांची अशी एक मनोधारणा बनून गेलेली असती की इतका सगळा घोळ घातल्याशिवाय आपण सप्ताह केला असं वाटत नाही म्हणून त्यांच्यासाठी हे सगळं सांगितलेलं आहे काय मुहूर्त कसला बघताय ज्ञानेश्वर महाराज म्हणाले अरे काळ वेळ नाम उच्चारिता नाही हरिपाठ काढा काळ वेळ नाम उच्चारिता नाही कसला मुहूर्त बघताय परंतु इथं सांगितलंय मुहूर्त बघावा भद्रा व्यतिपात योग जे काय असतील ते सगळे टाळावेत पण भागवत धर्माची पक्की धारणा सांगतो बरं का अशुभ अरे म्हणाले न वासुदेव भक्तानाम अशुभम विद्यते क्वचित न वासुदेव भक्तानाम अशुभम विद्यते विद्यते क्वचित महाराज म्हणाले अशुभ तया पुढे शुभ होऊन या ठाके काय ताकद आहे त्या अशुभाची म्हणाले हरिदासासमोर तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ दाही दिशा परंतु इथं सांगितलेला विधेय आपण पाहतोय सगळे असे उपयोग जे आहेत ते टाळावेत सप्ताहाच्या सुरुवातीला काय करावं सप्ताह श्रवणासाठी भागवत प्रेमी जे लोक आहेत त्यांना पत्र लिहून आमंत्रण करावेत लक्षात घ्या आणि पत्रात काय मजकूर लिहावा ते सुद्धा महात्म्यकारांनी सांगितलेलं आहे सताम समाज भविता सप्तरात्र सुदुर्लभ अपूर्व कथा जात्र भविष्यती श्री भागवत पीयूष पाय रसलंपटा भवंत तथा शीघ्रम मात प्रेम तत्परा नावकाशः चे दिनमात्र तथापि तो सात दिवस येणं जर जमलं नाही तर कृपया एक दिवस तरी या अशी विनंती त्या ठिकाणी केली केली जरूर यावं धुळे जरूर जरूर यावं धुळे जरूर जरूर जरूर यावं विनंती करावी लोकांना बोलवावं सगळ्या लोकांची राहण्याची जेवण खाण्याची व्यवस्था करावी सप्ताहासाठी शक्यतो प्रशस्त जागा बघावी जागा नाही उपलब्ध झाली घरात केला तरी चालतो बस जी जागा निवडली असेल ती झाडून सारवून स्वच्छ करावी साफ करावी शक्य त्या रीतीनं सुशोभित करावी केळीचे खुंट लावावेत करवेरीचे खुंट लावावेत नारळाच्या झावळ्या लावाव्यात आंब्याचे घाळे लावावेत हल्लीच्या पद्धतीने बोला आता बघा डेकोरेशन कसं केलं की नाही हा बस फुलांच्या माळा मग तुमक सोडाव्यात दिव्यांच्या माळा सोडाव्यात अशा पद्धतीने सगळी जागा सुशोभित करावी वक्ता कसा असावा ते सांगितले महाराज विरक्त वैष्णव विप्र वेद शास्त्र विशुद्धिकृत दृष्टांत कुशलो धीर वक्ता कार्योति निस्पृह बस विरक्त वक्ता जो है तो कसा असावा वैराग्य संपन्न असावा विरक्त वैष्णव वक्ता वैष्णव असावा बरं का वैष्णव वैष्णव याचा अर्थ आपण व्यवहारात ज्या अर्थानं शब्द वैष्णव वापरतो त्या अर्थाचा नव्हे असं म्हणतात बघा एस्पेशली कर्नाटकामध्ये जास्त वापरतात शब्द ते वैष्णव आहे असं म्हणतात वैष्णव आहेत असं म्हणतात पण या अर्थानं हा शब्द वापरायचा नाही वैष्णव कुणाला म्हणायचं ठेवू काय का वैष्णवतो म्हणू तया वैष्णवतो म्हणू तया अवघी देवावरी माया ज्याचं भगवंतावर शंभर टक्के प्रेम आहे त्याला वैष्णव म्हणायचं बस मुक्ताबाई म्हणाल्या ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानदेव वैष्णव मोठा सर्वश्रेष्ठ वैष्णव कोण ज्ञानेश्वर महाराज का तर ज्ञानेश्वर महाराजांचं भगवंतावर शंभर टक्के प्रेम आहे आता शब्द वापरताना पुष्कळ वेळेला असं व्यवहारात म्हणतात बघा खात्रीनं शंभर टक्के खात्रीनं एकशे दहा टक्के तसंच ज्ञानेश्वर महाराजांचं प्रेम आहे भगवंतावर ज्ञानेश्वर महाराज भगवंताला म्हणाले अरे भगवंता अरे तुझी आण वाहिन गा देवराया तुझी आण म्हणजे शपथ बरं काय तुझी आण वाहिन गा देवराया अरे बहु आवडशी जीवापासून या प्राणापेक्षा सुद्धा जास्त प्रिय असणारा परमात्मा असे जे कोणी असतील त्याला वैष्णव म्हणायचं मग वक्ता कसा असावा तर वैष्णव असावं म्हणलेला आहे विरक्त वैष्णव विप्रा विप्र याचा अर्थ ब्राह्मण ब्राह्मण याचा अर्थ नुसता शिखा सूत्रधारी नव्हे लक्षात घ्या त्याला ब्राह्मण म्हणायचं आपलं व्यवहार म्हणून नाही नाही ज्ञानी असावा ज्ञानी असावा ब्रह्मजानाती ती ब्राह्मण परतत्वाचा अनुभव असणारा असावा महाराज अवघड आहे विरक्त वैष्णव विप्रहा वेदशास्त्र विशुद्धीकृत म्हणजे वेदशास्त्राच्या अभ्यासानं ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे आणि जो वेदशास्त्राचं खरं रहस्य जाणणार आहे असा असावा महाराज वेदशास्त्र सिद्धीकृत आणि कसा असावा दृष्टांत कुशल हा धीर हा आपला विषय जो आहे तो निरनिराळे दृष्टांत देऊन विषय पटवून देणारा असावा धीर धीर याचा अर्थ काय हो ह्या शब्दाला तर अनेक अर्थ छट आहेत निर्भय असावा निश्चल असावा निग्रही असावा जितेंद्रिय असावा शांत असावा पंडित असावा बुद्धिमान असावा विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशल धीर वक्ता कार्योती निस्पृह निस्पृह असावा वक्ता कसा असावा याबद्दलचा जो क्रायटेरिया इथं सांगितलेला आहे त्या क्रायटेरियाला आम्ही उतरत नाही आणि हे जे बोलणं आहे हे विनयाचं बोलणं नसून ही वस्तुस्थिती आहे आपण म्हणाल एवढी जर वस्तुस्थिती कळती आहे तर सांगायला बसलाय कशाला काय उत्तर आहे सांगा की सांगायला बशा बसलाय कशाला उत्तर त्याचं एवढंच आहे की इथं जे मी बसलेलो आहे ते उपदेशकाच्या भूमिकेतनं बसलेलो नाही तर सेवेकऱ्याच्या भूमिकेतनं बसलेलो आहे माझी दृढ धारणा अशी आहे भगवत स्वरूप असणारे आपण श्रोते आहात ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर अगदी आपण सगळे श्रोते भगवन स्वरूप आहात आपली सेवा करायसाठी म्हणून मी इथं बसलेले आहे आपण हा हा तुम्ही श्रोते जगदीशी मूर्ती तरी या पद्धतीने बसलोय मी लक्षात घ्या मी इथं बसलोय ते आलोय ते वाढत्याचं काम करायला आलेलो आहे लक्षात घ्या आपण जेवणारे रसज्ञ श्रोते आहात वाढत्याचं काम करायला आलेलो आहे आपण म्हणाल वाढपी म्हणून तुम्ही काम करणार असाल तर कोणतं पकवान वाढणार तेवढं सांगा हा मेनू काय तर मेनू श्रीमद भागवतम रसम बस याच फक्त माझी विनंती आपल्याला एवढीच आहे की हे जे रससेवन आपण करणार आहात ते कृपया करताना अनुमान करू नका चमचा चमचा घेऊ नका डावडाव घेऊ नका वाटी वाटी घेऊ नका बशी बशी घेऊ नका ताटतात घेऊ नका तर पोटपोट घ्या बस मी वाढण्यामध्ये कुचराई करणार नाही आणि कुचराई केली तर माझा कान धरावेला अशी आपण दुकानदार आहात मी आपल्या दुकानामध्ये माल भरण्यासाठी आलेलो आहे पुढले भांडार धन्याचा हा माल मी तो हमाल भारवाही बस फक्त मी आपल्याला दुकानदार म्हटलं याचा अर्थ ते व्यवहारात जसं क्लॉथ मर्चंट किराणा मर्चंट ग्रेन मर्चंट असले मर्चंट नाही तर दुकानदार याचा अर्थ दुकानदार बस कृपया दोन कान आपण माझ्याकडे द्या तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईल ते पुढचं म्हणत नाही बरं कमी माझा तो अधिकार नाही लक्षात घ्या पुढचा तपशील सांगितलेला आहे श्रीमद भागवताच्या सर्व सुरुवातीला सगळा सप्ताह निर्विघ्नपणानं पार पडावा यासाठी आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती पूजनांच करिष्ये पूजनम राहिलं समजा स्मरणांचे करिष्ये बस भगवान श्रीकृष्णाची षोडशोपचारी पूजा करावी त्याची प्रार्थना करावी संसार सागरे मग्नम दीनम मां करुणानिधी कर्ममोह गृहितांगम मामुद्धर भवारणवाद श्रीमद भागवत ग्रंथाची पूजा करावी त्याची प्रार्थना करावी श्री भागवताख्यम प्रत्यक्ष कृष्ण एवही स्वीकृतोसी मयानाथ मुक्त्यर्थम भवसागरे मनोरथो मुदीय सुफल सर्वथा निर्विघ्नेन कर्तव्य हा दासोहंत केशव त्याची प्रार्थना करावी वक्त्याची प्रार्थना करावी अशा तऱ्हेचं सांगितलं श्रवण कसं करावं ते सांगितलेलं आहे श्रवण करताना मलमूत्र जयार्थ लक्षात घ्या श्रवण करताना मलमूत्र जयार्थ शक्य तर सात दिवस उपवास करावा ते जर शक्य नसेल तर फलाहार करावा तेही शक्य नसेल तर एक वेळ जेवावं तेही शक्य नसेल तर झकास दोन वेळेला जेवावं मी सांगत नाही महात्म्यकाराने सांगितले म्हणून सांगतोय महात्माकरांची दृष्टी जी आहे ती पक्की दृष्टी आहे विचारसरणी पक्की आहे हे कशासाठी चाललेलं आहे याचा विचार करायला पाहिजे उपास केला समजा आणि ऐकायला बसल्यावर पेट में चूहे लगे तो क्या करणे का कावळे ओरडा लागले काय उपयोग ऐकण्याकडे लक्ष राहत नाही उपयोग नाही जेवण केलं आणि ऐकताना जर पेन यायला लागला तर काय करावं म्हणून गोल्डन मीन ज्याला म्हणतात मिताहारी राहावं महाराज श्रवण करणं हे महत्वाचं आहे उपास करणं हे महत्वाचं नाही म्हणून महात्मा काकांनी स्वच्छ शब्दामध्ये सांगितलंय नो प्रवासोवर प्रोक्त कथा विघ्न करा यदी उपास करून जर कथा श्रवणामध्ये विघ्न येणार असेल तर तो उपास करू नका म्हणून सांगितलंय स्वच्छ बरं का भोजनंतु वरम म्हणजे कथा ऐकताना काय करावं ब्रह्मचर्य सुट्टी पत्रावल्यांच्या भरून काही पाळणूक सांगितलेली आहे महत्वाची गोष्ट सांगितलेली अशी आहे की लोक वित्त धनागर पुत्र चिंतान विदस्यच्या आता आपण इथं शुकतालमध्ये सप्ताहासाठी आलेलो आहोत मग काय करायचं साऱ्या आपल्या कार्या चिंता ज्या आहेत ना त्याचं गाठोडे बांधायचं आणि गंगा नदीमध्ये बुडवून टाकायचं बस आता सात दिवस घरचा विषय काढायचा नाही बस काही लोक असे आहेत बरं का मी असं एक ऐकलेलं उदाहरण एक मोठे उद्योगपती त्याने श्रीमद भागवत सप्ताहाचं श्रवण करायचं ठरवलं घरामध्ये लँडलाईनच्या सात लाईन्स होत्या आदल्या दिवशी फोनचा मनुष्य बोलावला आणि सातही लाईन डिस्कनेक्ट करून ठेवल्या मोबाईल बंद करून ठेवला आता सात दिवस धंदा नाही पाणी व्यवहार नाही सगळं बंद म्हणाले बस साऱ्या चिंता बाजूला करून ठेवायच्या महाराज कथा चित्त शुद्धमती सलभे फलमोत्तम एकाग्र होऊन श्रवण करावं श्रवणानंतर मनन करावं मननानंतर नैनिध्यासन करावं असं जर करेल तर उत्तम फलाची प्राप्ती होईल भागवतकार महात्म्यकार सांगतात अशा तऱ्हेचा सारा विधी सनतकुमारांनी सांगितला आणि हा विधी सांगितल्यानंतर सात दिवस पर्यंत श्रीमद भागवताचा सप्ताह सनतकुमारांनी केला भक्ती ज्ञान वैराग्याने तो ऐकला आणि सगळ्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती झाली महाराज नारद वर्षांना आनंद वाटला हा सप्ताह संपला असा संपते मध्ये त्या धरणी प्रत्यक्ष शुकाचार्य महाराज आलेले बरं का लक्षात घ्या तत्र ययौ षोडश तथा व्यासात्मजो ज्ञान महाब्धिचंद्रमा कथावसानै पूर्ण प्रेमणा पठन भागवतन शांतपणानं धीर गंभीर वाणीनं श्रीमद भागवताचा पाठ करत करत करत व्यास शुकमुनी त्या ठिकाणी आलेले आहेत शुकाचार्य तिथं आलेले आहेत बोला श्री शुकाचार्य महाराज की जय नारद महर्षीना आनंद झाला शुकाचार्यांना आसन दिलेलं आहे त्यांची पूजा केलेली आहे नमस्कार केला आणि नारद महर्षी शुकाचार्याने म्हणतात आपण एक दोन शब्द सांगावेत म्हणाले आणि शुकाचार्याने बोलायला सुरुवात केली निगमकल्पतरोर्गलित फल शुकमुखादमृतद्रव संयुत पिबत भागवत रसमालय मुहुरहोरसिका भुविभावुका धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निसराणा सदा वेद्यं वास्तवमत्र वस्तुशुलम तापुत तापत्र श्रीमद्भागवते महामुनिकृते किंवा परैरीश्वर सद्यो हृद्य हृद्यते शुभे शुश्रूषुभिस्तत्क्षणात् श्रीमद्भागवतम् पुराणतिलकम् यद् वैष्णवानाम् धनम् यस्मिन् पारमहस्य मेदममलम् ज्ञानं परङ्गीयते यत्र ज्ञानविरागभक्तिसहितम् नैष्कर्म्यम् आविष्कृतम् तत् शृण्वन् प्रपठन विचारण परो भक्त्या विमोचेंद्र शुकाचार्य सांगतात म्हणाले श्रीमद भागवत म्हणजे काय आहे तर श्रीमद भागवतम पुराण तिलकम सर्व पुराणामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा आहे पुराण केलं काय यद वैष्णवानां हे वैष्णवांचं खरं धन आहे म्हणाले यद वैष्णवानां धनम यस्मिन पारमहंस्यमेकमलम ज्ञानम परंगीयते परमहंसांचं ज्ञान यामध्ये प्रकट करून दिलेलं आहे यामध्ये गायलेलं आहे म्हणाले यत्र ज्ञान विराग भक्तीसहित नैष्कर्म्यमा विस्तृतम भक्ती ज्ञान वैराग्य यांच्या सकट ही नैष्कर्म्य सिद्धी प्रकट केलेली आहे तत् शरणवाली ऐकून प्रपठन वाचणारा श्रणवन प्रपठन विचारणपरा हा बरं का काय आहे यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे लक्षात घ्या तत् शिरणवन अंडरलाईन करायची प्रपठन अंडरलाईन करायची विचारणपरा डबल अंडरलाईन करायची आणि पुढचा शब्द भक्त्या हा भक्त्या सबन शब्दच हायलाईट करायचा बरं का लक्षात घ्या श्रीमद भागवताचं श्रवण कसं करावं बस अंतःकरण पूरक करावं भक्त्या भागवतम वाचम न व्युत्पत्त्या न टीकाया बस त्या टीका नको ते व्युत्पत्त्या नको काय वाचत असताना असा प्रेमाचा उमळा उमळा यायला पाहिजे महाराज बस त्याचा श्रीमद्भागवतम् पुराण तिलकम् यद्वैष्णवानान्धनम् यस्मिन् पारमहस्यमेकमवलम् ज्ञानम् ज्ञानं परंगीयते यत्र ज्ञानविरागभक्तिसहितम् नैष्कर्म्यमाविष्कृतम् तच्छृण्वन् प्रपठन् विचारणपरो भक्त्या विमुच्येन मोक्षप्राप्ती होऊन जाईल म्हणून आहे महाराज शुकाचार्यांचं असं बोलणं होतंय इतक्यामध्ये साक्षात भगवान त्या ठिकाणी अर्जुन उद्धव वणी प्रल्हाद या सगळ्या भगवत भक्तांना घेऊन त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत महाराज शुकाचार्य त्या ठिकाणी आहेतच सनत कुमार त्या ठिकाणी आहेतच नारद महर्षी आहेतच तिथं आपल्याला सांगतो हा सगळा भगवत भक्तांचा मेळावा त्या ठिकाणी जमला मला सांगा सारे भगवत भक्त एकत्र आले म्हणजे काय करतील हो काय उकाडा किती जास्त झालाय हल्ली पाऊस काय नाही आज काय भाव काय आहे आज हा भाव काय आहे पाऊस पड ही चर्चा छे छे मच्चित्त मदगत प्राण परस्पर कथेन शमान नित्यम तुष्यंदी जरबंदीच अहो सगळा गोतावळा भगवत भक्तांचा जमला कीर्तनाला सुरुवात केली महाराजांनी सांगतो आणि महात्मेकारांनी त्या झालेल्या अलौकिक कीर्तनाचं वर्णन केलं महाराज तरल तया तरलगतितया चोद्धव कांस्यधारी वीणा धारी कुशलतया राग रागकर्ता अर्जुनो इंद्रो वादी मृदंगम जय जय सुकराः कीर्तने ते कुमाराः यत्राग्रे भाववक्ता रसविरचनया सरसरचनया व्यासपुत्रो बभू काय ठाट आहे महाराज कीर्तनाचा प्रल्हाद स्थालधारी कीर्तनामध्ये कुणाकुणाकडे काय काय ड्युटी होती सांगितलं बरं काय लक्षात घ्या हा प्रल्हाद स्थालधारी प्रल्हाद भगवत भक्त किती होते त्यांच्याकडं ठेका धरायचं काम होतं ठेका धरायचं म्हणजे धादिन दिंदा असं नव्हे आपण बघितलं असेल बघा एखादा मोठा वाद्यवृंद असतो ऑर्केस्ट्रा त्यामध्ये पाच पन्नास वादक वाद्य वाजवत असतात आणि त्यांच्या सगळ्यांच्या समोर एक जण हातामध्ये अशी काठी घेऊन हे चाललेलं असतं बघा बघितलं का हे काय आहे सगळ्या पन्नास लोकांची लो मेंटेन करायचं काम चाललेलं असते कुठं काय आहे कुणी कोणता पीस वाजवायचा कुणी काय करायचं हे सगळं कंट्रोलिंग सगळं त्यांच्याकडे असतं तसं प्रल्हाद स्थालधारी तरल तया चोद्धव कांस्यधारी काय आहे झांज वाजवणं हे कौशल्याचं काम आहे आणि म्हणून कांस्य याचा अर्थ काशाची झांज तर ती झांज वाजवायचं काम कोणाकडे होतं टाळ वाजवायचं ते उद्धवाकडे काम होतं चोद्धव कांस्यधारी आणि वीणा वीणाधारी सुरर्षी वीणा आपण वारकरी कीर्तन बघितले का बघा हरदास कीर्तन नाही सांगत मी वारकरी कीर्तनामध्ये विणेकरी ही एक वेगळी पोस्ट आहे बरं का हा कीर्तनाच्या सुरुवातीला ते विणेकरी येतात भजन सुरू करतात विठोबा रखमाई पर्यंत भजन आलं की मग ते कीर्तनकार येतात मग तो विणा त्यांच्याकडे द्यायचा वगैरे मग कीर्तनकार कीर्तनाला सुरुवात करतात आपण सांगतात परंतु तो विणेकरी जो असतो विणेकरी जे असतात त्यांचं हे काम आहे ते आणि मग बुवांचा अभंग सांगून झाला की मग तो विणा परत त्या विणेकऱ्यांच्याकडे द्यायचा आणि मग ते असे बाजूला भरून स्वर द्यायचं काम चालले असतं त्यांचं तर ते काम कुणाकडे होतं प्रत्यक्ष देवर्षी नारदांच्याकडं देवदत्ता मिमाम वीण स्वरब्रह्मविभूषिताम ब्रह्मविभूषिताम मूर्छयित्वा हरित वीणाधारी सुरर्षी आणि स्वर कुशलतया राग करता अर्जुन या वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये एक चाल काढायचं काम असतं काय असतंय कीर्तनकार उभा जे असतात ते साध्या एक ठोक्याच्या अभंग एक टाळीच्या अभंगाची चाल लावून आपला प्रतिपाद्य अभंग जो असतो तो सांगतात आणि मग त्यानंतर काय होतं की अभंग ऐकताना पुष्कळ वेळेला शब्द कळतात असंही नाही मग पुष्कळ वेळेला काय नीट शब्द ऐकायला येत नाहीत शब्द लक्षात राहत नाहीत अभंग कुठला होता कीर्तनाला गेलता का हो काल हो गेलो तो काय कुठला अभंग होता काय काय काहीतरी तुका तुका म्हणत होते भाऊ एवढंच यापेक्षा काय कळत नाही महाराज आता काय मग काय दोन तास ऐकून काय केलं मग तो अभंग लोकांच्या कानात पक्का बसावा यासाठी काय केलं जातं की तो अभंग त्या अभंगामध्ये असणारी जी सेंट्रल आयडिया मध्यवर्ती कल्पना असेल त्या मध्यवर्ती कल्पनेला पोषक अशी चाल लावायची आणि थोडाशा थोडाशा रागदारीमध्ये लोकांना अपील होईल इथं पोचेल इतपतच बरं का कीर्तनामध्ये रागदारी ही मुख्य विषय नाही जेवताना लोणचं चटणी जसं तोंडी लावणं म्हणून घेतात इतपतच गाणं असतं बरं का ते लक्षात घ्या परंतु त्या पद्धतीनं तो अभंग म्हणायचा का तर मूळ अभंग कोणता आहे ते निदान घरात जाऊन गाथा उघडून बघता यावं यासाठी तर त्याला चाल काढणं म्हणतात मग सातकऱ्यांच्यापैकी ज्याला थोडंसं हे ज्ञान आहे असा मनुष्य जो असेल सातकरी तो ती एक दोन कडवी चालीमध्ये म्हणतो मग हे इथं ह्या कीर्तनामध्ये चाल काढायचं काम कुणाकडे होतं तर ते अर्जुनाकडे होतं का तर त्यानं आपल्याला ठोक आहे विराटाच्या दरबारामध्ये त्यानं गायन मास्तरचं काम केलेलं होतं हा म्हणून मग त्याच्याकडे ते चाल काढायचं काम दिलेलं होतं वीणा धरी सुरर्षी स्वर कुशलतया आवाजही त्याचा चांगला होता तान बिन होती स्वर कुशलतया राग करता अजुनुभूत इंद्रोगुवादीन मृदंगम पखवाज वाजवायला प्रत्यक्ष इंद्र इंद्रोवादी मृदंगम जय जय सुकराह कीर्तने ते कुमारा जय जयकार करायचं काम कुणाकडे सनत कुमारांच्याकडे होतं महाराज कीर्तने ते कुमारा आणि यत्राग्रे सरसर सरसरचनया रसविरचनया व्यासपुत्रो बभूव प्रत्यक्ष विवेचन करण्यासाठी कीर्तनासाठी कोण उभारलं तर प्रत्यक्ष शुकाचार्य उभे होते महाराज काय थाट वर्णन केलाय कीर्तन झालं महाराज आणि सगळ्या श्रोत्यांनी भगवान होतेच तिथं भगवंताजवळ मागणं मागितलं नगाह गाथा सुज सर्व भक्त रे धिस्त्वया भाव्य भगवंता काय वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळ भगवंता ज्या ज्या ठिकाणी भगवत कथा होईल त्या त्या ठिकाणी आपलं अधिष्ठान असावं आम्ही आता सात दिवस इथं अधिष्ठान आपलं त्याची याचना करतोय आपण सुद्धा भगवंताजवळ हेच मागायचंय सात दिवस भगवंता आमच्या हृदयामधनं आपलं अधिष्ठान अजिबात हलवू नका आणि सात दिवसामध्ये एवढं एक करा की संसारातला एकही विषय मनामध्ये येणार नाही एवढं करा आपण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य असणारे आहात एवढं कृपा करून करा श्रोत्यांनी मागणं मागितलं तसं आपणही मागणं मागायचंय भगवंतांनी त्यांना तथास्तू म्हणून सांगितलं आणि भगवान अंतर्धान पावलेले आहेत असा सगळा सारा विषय महात्म्यकारांनी सांगितला आणि शेवटी म्हणतात असा रे संसारे विषय विषसंघ कुलदिया क्षणार्धम क्षेमार्थम पिबत शुक ज्याला आपलं स्वतःचं कल्याण व्हावं असं वाटतं त्यानं क्षणभर का होईना म्हणाले या रसाचं पान करावं क्षणार्धम क्षेमार्थम पिबत शुकगाथ तुलसुध किमर्थम व्यर्थम भो व्रजत कुपथे कुत्सित कथे परीक्षित साक्षी यत श्रवणगत मुक्तिक्ती कथने एताञ्यो नियततया शृणोति भक्त्या यश्चेन कथयति वैष्णवाग्रे तौ सम्यक् विधिकरणात् फलं लभेति याथार्थ्यान्न हि भुवने किमप्यसाध्यम् अशा तऱ्हेचा हा साधा विषय सहा अध्याय मध्ये महात्माकारांनी सांगितलेला आहे आज आपण महात्म्य ऐकलेला आहे उद्या प्रत्यक्ष ग्रंथाला सुरुवात होणार आहे अशा असो अशा तऱ्हेनं ही कथा शुकाचार्यांनी परीक्षित राजाला सांगितली अर्थात हे आमच्या नेहमीच्या संकल्पातलं आहे म्हणून म्हणतो अजून शुकाचार्यांचा आणि याचा संबंध यायचा आहे अजून अशा तऱ्हेची ही कथा यथामती यथाशक्ती आणि यथा अवकाश श्रोतृचरण अरविंदी अर्पण केली कायेन वाचा हिरवा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमी यद सकलं परस्मै नारायणाय ते समर्पया पुंडलीक वरदा हरी विठ्ठल पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम हरये नम हरये नम हरये नम श्री शुकाचार्य महाराज की जय श्री वृंदावन चंद्र की जय जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव आरती है ना था हाँ आता आरती हुई <coughs> verdad.

चंद्र की जय जय जय भगवतम प्रभो नारायण वासुदेव श्रीहरे श्रीमद्वासुदेवाय नमः जन्माद्यसेतून्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृगां यथा विनिमयो यत्र मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि यं कृत्यं द्वैपायनो विरहकातर आयुहाव पुत्रेति तन्मयतयात्तररूढिने दुस्तं सर्वूतहृदय मुनिमानतोऽस्मि मद् अध्यात्मदीपमतिति संसारिनां करुणयाह पुराण पुराणगुह्यन्तं व्याससूनुमुपयामि गुरु मुनीनां कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वन्दे नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुमभीक्ष्णशः यासां हरिकथोद्गीतं पुनाति किरातहूणान्ध्रपुलिन्दपुल्कसा आभीरकङ्का यवना खसादयः ये पापा यदुपाश्रयाश्रयाः शुद्ध्यन्ति तस्मै प्रभविष्णवे नमः वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्ष्यसि यस्यास्ते हृदये संवित्तन्नृसिंहमहं भजे अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितै येन तस्मै श्री उरवे नमः पार्वतीपते हर हर महादेव सीताकान्तस्मरण जय जय राम हरये नमः हरये नमः हरये नम श्री शुकाचार्य महाराज की जय श्री वृंदावन चंद्र की जय जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे काला प्रथेप्रमाणे श्रीमद भागवताचं महात्म्य ऐकलं आणि आज आपण प्रत्यक्ष ग्रंथाला सुरुवात करतोय जन्माद्यस्यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तौपहकं सत्यं परं धीमहि श्रीमद भागवत ग्रंथाचा हा पहिला श्लोक आहे या श्लोकामध्ये भागवतकारांनी मंगलाचरण केलेलं आहे अथ नाना पुराणशास्त्र प्रबंधही चित्तप्रसिद्धी तत्र तत्र परितुष्यन नारदोपदेशत श्रीमद्भगवत गुण गुणप्रधान भागवतशास्त्र प्रारिसु वेदव्यास तत्प्रतिपाद्य परदेवतानुस्मरणलक्षण मंगल आचरती सुरुवातीला व्यासमहर्षीने निरनिराळे शास्त्रग्रंथ धर्मग्रंथ पुराण ग्रंथ हे सगळे लिहिले परंतु तरीसुद्धा चित्ताला समाधान वाटलं नाही आणि ते वाटावं यासाठी नारद महर्षींच्या उपदेशावरून त्यांनी श्रीमद भागवत या ग्रंथाची रचना केली आणि ह्या श्रीमद भागवत ग्रंथाच्या सुरुवातीचं केलेलं हे मंगलाचरण आहे सुरुवातीला जे केलेलं असतं त्याला बहुतेक नमन असं म्हणतात त्याचं कारण असं आहे की बहुतेक मंगलाचरण हे नमनाच्या स्वरूपाचंच असतं मंगलाचरणाचे एकूण तीन प्रकार आहेत एक नमस्कार रूप असतं एक वस्तुनिर्देश रूप असतं एक आशीर्वाद रूप असतं पण बहुतेक हे नम मंगलाचरण नमन स्वरूप असल्या कारणानं त्या सुरुवातीला जे केलेलं असतं त्याला नमून म्हणायची पद्धत आहे एवढंच तर हे जे केलेलं नमन आहे मंगलाचरण म्हणून हे वस्तुनिर्देश रूप आहे वस्तू याचा अर्थ साहित्यशास्त्रामध्ये कथावस्तू असा घेतला जातो सब्जेक्ट मॅटर भागवताच्या आणि वेदांत शास्त्रामध्ये वस्तू या शब्दाचा अर्थ परब्रह्म असा आहे परंतु भागवतात काय आहे सब्जेक्ट मॅटर सुद्धा परब्रह्मच असल्या कारणानं दोन्ही अर्थ इथं वस्तू या शब्दाचे लागू पडतात हे सुरुवातीला केलेलं जे मंगलाचरण आहे त्यामध्ये भागवतकारांनी ध्यान केलेलं आहे नमन केलेलं नाही नमन जे केलेलं असतं त्यापेक्षाही ध्यान अधिक जवळ जाणार आहे वस्तूच्या नमन कसं असतं दोन हात जोडायचे मान वाकवायचे मनाची उपस्थिती असेलच असं नाही बहुधा नसतेच कर्मेंद्रियाचं काम होतं परंतु ध्यान जे आहे ते मनाच्या उप उपस्थितीशिवाय होत नाही लक्षात घ्या हा पहिला जो श्लोक आहे हा श्लोक आपण जर बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की श्रीमद भागवत ग्रंथ कोणत्या स्वरूपाचा आहे लक्षात घ्या भागवतकारांचा अंगुली निर्देश कुणीकडे आहे हे आपल्या लक्षात येईल व्यवहारात असं म्हणतात की अंगण बघून घराची कल्पना येते किंवा नाटकाच्या नांदीवरनं नाटकाचं जे काही कथानक असेल त्याच्या स्वरूपाची कल्पना येते तसा हा प्रकार आहे भागवतकारांनी सुरुवातीला ध्यान केलेलं आहे परंतु हे जे ध्यान केलेलं आहे हे कोणत्याही सगुण अवताराचं ध्यान केलेलं नाही राम नाही कृष्ण नाही दत्त नाही गणपती नाही जगदंबा नाही कोणाचं ध्यान करतात भागवतकार सत्यम परम धीमही पराशा सत्याचं ध्यान केलेलं आहे धीमही धीमही ही वैदिक भाषा आहे बरं का वैदिक भाषा भर्गोदेवस्य धीमही भर्गोदेवस्य धीमही तसं सत्यम परम धीमही अपार अशा सत्याचं ध्यान केलं काय महाराज धीमही या शब्दाचा अर्थ काय धीमही म्हणजे आम्ही ध्यान करतो आम्ही ध्यान करतो शंका शंका काढणारे लोक असतात आम्ही ध्यान करतो असा त्याचा अर्थ आहे म्हणून सांगितलं तर लगेच म्हणतात की अहो मग भागवतकार स्वतःबद्दल अहो भाषा वापरतात का हां बहुवचन जे वापरलं आहे ते काय आदरार्थी वापरलंय का स्वतःबद्दल तर तसं नाही आहे टीकाकारांनी याचं स्वच्छ उत्तर दिलेलं आहे बहुवचनम शिष्याभिप्रायम भागवतकार स्वतः ध्यान करतायत समोर बसलेले जे कोणी श्रोते असतील किंवा शिष्य असतील त्यांनाही ध्यान करायला सुचवत आहेत मीही ध्यान करतो आपणही ध्यान करा आपण सारे मिळून ध्यान करूया असा त्याचा अर्थ आहे बहुवचनम शष्याभिप्रायम व्यवहारात आपण बघतो बघा कीर्तनकार जे असतात ते म्हणतात बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल याचा बोलाचा अर्थ काय बोलाचा अर्थ मी गुप बसतो आणि तुम्ही म्हणा असा आहे का असा नाही अर्थ मीही म्हणतोच आहे पण माझ्याबरोबर तुम्हीही म्हणा आपण सारे मिळून म्हणूया असा त्याचा अर्थ आहे तसा प्रश्न तसा प्रकार इथं आहे सत्यम परंधीमही पराशा सत्याचं याचा अर्थ सर्वश्रेष्ठ परसत्य परसत्य ज्याला व्यवहारामध्ये अल्टिमेट ट्रूथ म्हणता येईल ना त्याचं ध्यान आहे महाराज लक्षात घ्या सत्य या शब्दाचा अर्थ काय सत्य या शब्दाचा अर्थ व्यवहारामध्ये अत्यंत संकुचितपणानं घेतला जातो अत्यंत मर्यादित स्वरूपाचा अर्थ वापरला जातो व्यवहारामध्ये आपण सत्य कशाला म्हणतो सत्य कशाला म्हणतो आपण तर वस्तुस्थिती कथन त्याला सत्य म्हणतो आपण जसं घडलं असेल तसं सांगणं याला सत्य म्हणतो आपण परंतु हा अत्यंत मर्यादित संकुचित अर्थ आहे खरा अर्थ काय आहे काय आहे सत्य ह्या शब्दामध्ये मूळ धातू जो आहे तो असं आहे असं याचा अर्थ असणे असं याचा अर्थ असणे सत्य याचा अर्थ काय असणार मग परसत्य याचा अर्थ काय परसत्य याचा अर्थ सदैव असणार सदैव असणार म्हणजे जे कधी नाहीस होतच नाही किंबहुना असण हेच ज्याचं स्वरूप आहे असणं हेच ज्याचं स्वरूप आहे त्याला परसत्य म्हणायचं परब्रह्म वस्तू जे आहे आसरण हे ज्याचं स्वरूप आहे लक्षात घ्या श्रीमद आचार्य म्हणाले सत्ता मात्र शरीरम प्रणमत गोविंदम परमानंदम सत्ता मात्र शरीरम सत्ता याचा अर्थच अस्तित्व अस्तित्व हेच ज्याचं स्वरूप आहे त्या परसत्याचं हे ध्यान केलेलं आहे लक्षात घ्या आमचं अस्तित्व जे आहे ना हे आमचं स्वरूप नाही आहे ज्या येते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते नश्यती असे जे सहा विकार आहेत त्यातला हा एक विकार आहे कोणता आस्ती परंतु परब्रह्म वस्तूचं असणं हा स्वभाव आहे हे स्वरूप आहे त्या परब्रह्माचं ध्यान केलेलं आहे इथं महाराज काही लोक असं म्हणतात की परम धीमही सत्यम परम धीमही परम या शब्दानं परमेश्वर असा अर्थ घ्यायचा आणि सत्य हे त्याचं स्वरूप लक्षण असं समजायचं शब्दांची कशीही फरवा जरी केली तरी अर्थामध्ये काहीही फरक नाही काय आहे स्वरूप लक्षण म्हटलं की त्याच्या जोडीचा आणखी एक शब्द आपल्या डोळ्यासमोर येतो त्याला म्हणायचं तटस्थ लक्षण तटस्थ लक्षण परमात्मा वस्तूचं दोन प्रकारानं वर्णन केलं जातं एकाला म्हणायचं स्वरूप लक्षण आणि एकाला म्हणायचं तटस्थ लक्षण पण गंमत अशी आहे लक्षात घ्या कोणत्याही पद्धतीनं जरी वर्णन केलं तरी परमार्थ वस्तूचं यथार्थ वर्णन करता येत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणाले भगवंता अरे तुका म्हणे तू ऐसा एक साचा साचा म्हणजे खरेपणा ना यथार्थ तुका म्हणे तू ऐसा एक साचा ऐसी तव वाचा झाली नाही भगवंता तुझं यथार्थ वर्णन करणारे शब्द अजून जन्माला आलेले नाहीत बस परंतु असं आहे की काहीतरी सांगितल्याशिवाय समजत नाही म्हणून समज पडण्यासाठी काहीतरी करून सांगावं लागतं त्यासाठी ही दोन लक्षणं केलेली आहेत एकाला म्हणायचं स्वरूप लक्षण एकाला म्हणायचं तटस्थ लक्षण स्वरूप लक्षण कशाला म्हणायचं की ते जे लक्षण आहे ते स्वरूपभूत आहे स्वरूपभूत आहे आणि त्यामुळं नित्य त्या वस्तूच्या ठिकाणी लागू पडणार आहे नित्य बरं का कायम कायम लागू पडणार उदाहरण सांगतो तुम्ही लक्षात येईल गोडी हे साखरेचं स्वरूप लक्षण आहे लक्षात घ्या गोडी हे साखरेचं स्वरूप लक्षण आहे गोडी जर नसेल तर ती साखरे साखर वाळू होईल लक्षात घ्या गोडी हे तिचं स्वरूप लक्षण आहे निलवर्ण हे भगवंताचं स्वरूप लक्षण आहे कायम लागू पडणारं लक्षण आहे परमात्मा वस्तू कशी आहे सदरूप आहे चिद रूप आहे आनंद रूप आहे हे स्वरूप लक्षण आहे बरं का हे लक्षण जे आहे त्या परमात्मा वस्तूच्या ठिकाणी कायम लागू आहे कायम याचा अर्थ काय भूतकाळातही लागू आहे वर्तमान काळातही लागू आहे भविष्य काळातही लागू आहे परमात्मा कसा होता पूर्वी भूतकाळात सदरूप होता चिदरूप होता आनंद रूप होता परमात्मा वर्तमान काळातही तसाच आहे सदरूप आहे चिदरूप आहे आनंदरूप आहे परमात्मा लक्षात ठेवा बरं का आनंदी नाही तर आनंद रूप आहे आनंद हे त्याचं स्वरूप आहे रसोई सहा शास्त्र सांगतं रस हा शब्द आनंदवाचक आहे परमात्मा आनंद रूप आहे वर्तमान काळातही हे लक्षण लागू आहे नवे नवे भविष्य काळातही हे लक्षण लागू राहणार परमात्मा सदरूप असणार चिद्रूप असणार आनंद रूप असणार म्हणून याला त्रैकालिक लक्षण म्हणायला हरकत नाही बरं का भूतकाळातही लागू आहे वर्तमान काळातही लागू आहे आणि भविष्य काळातही लागू आहे म्हणून याला त्रैकालिक लक्षण म्हणायचं याला म्हणायचं स्वरूप लक्षण दुसरं जे आहे त्याला म्हणायचं तटस्थ लक्षण तटस्थ लक्षण म्हणजे काय असतं तर ते कशाच्या तरी आधारानं केलेलं असतं आधारण कशाचा तरी आधार घ्यायचा जोपर्यंत ज्याचा आधार घेऊन लक्षण केलेला आहे तो आधार अस्तित्वात आहे तोपर्यंत ते लक्षण लागू पडतो उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल काकवत देवदत्त ग्रहण अहो ते इनामदारांचं घर कुठलं सांगणाऱ्यांनी सांगितलं अहो तो बघा तो कावळा बसला की नाही ते इनामदारांचं घर मला सांगा इनामदारांच्या घरावर कावळा बारा महिने चोवीस तास बसून असतो का नाही कावळ्याच्या आधारानं इनामदारांचं घर सांगितलंय पण तो आधार जोपर्यंत आहे तोपर्यंतच ते लक्षण लागू आहे बरं का सांगणाऱ्यानं असं सांगितलं तो कावळा बसलाय ते इनामदारांचं घर बघणाऱ्यानं बघितलं तेवढ्यात तो कावळा तिथनं उडाला सुद्धा परंतु बघणाऱ्याला तो कुठनं उडाला हे कळलं त्याला कळलं लक्षात घ्या इनामदारांचं घर कोणतं हे कळलं बस हे तात्कालिक लक्षण आहे मगाशी सांगितलेलं हे त्रैकालिक लक्षण हे तात्कालिक लक्षण आहे परमात्म्याचं सुद्धा या ठिकाणी तटस्थ लक्षण म्हणजे तात्कालिक लक्षण सांगितलंय बरं का कोणतं जन्माद्यस्य यत आवास जन्माद्यस्य यत जन्माद्यस्य जन्माद्यस्य हे तोडायचं कसं हो? तोडायचं कसं जन्मात अधिक यस्य बरोबर जन्माद्यस्य जन्मात अधिक यस्य बरोबर आहे संधी केला तर बरोबर होतं जन्मात अधिक यस्य बरोबर जन्माद्यस्य असं तोडायचं नाही जन्मात अधिक यस्य जर तोडलं तर जन्मात अर्थ लागणार नाही लक्षात घ्या मग जन्माध्यस्य तोडायचं कसं तर जन्मादी अधिक अस्य जन्मादी अधिक अस्य बरोबर जन्माध्यस्य जन्मादी याचा अर्थ काय जन्म स्थिती लय आदी म्हणजे इत्यादी जन्म आदी उत्पत्ती स्थिती लय अस्य म्हणजे कोणाचे अस्य म्हणजे या विश्वाचे या सृष्टीचे या सृष्टीचे जन्म स्थिती लय ज्याच्यापासून होतात तम परम सत्यम धीमही लक्षात घ्या त्या परसत्याचं ध्यान केलेलं आहे या सृष्टीचे जन्मस्थिती लय ज्याच्यापासून होतात त्याला सत्य म्हणजे काय आहे मूळ कारण जे असतं त्याला सत्य म्हणायची पद्धत आहे मूळ कारण उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल सोनं मूळ कारण आहे त्याला सत्य म्हणायचं त्याच्यापासून बनलेले जे दागिने आहेत ना बिलवर असतील पाटल्या असतील अंगठी असेल कंठी असेल नाग मूद आणि वगैरे काही हे जे सगळे बनलेले अलंकार आहेत ही सगळी त्या सुवर्णाची कार्य आहेत लक्षात घ्या ही कार्य जे आहेत त्यांना मिथ्या म्हणायचं मूळ कारण असेल त्याला सत्य म्हणायचं तुम्ही म्हणाला मिथ्या खोटं म्हणता काय याला चांगले चोख सोन्याचे